एक लग्न असेही भाग सत्ताविसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले नताशाला कॅन्सर आहे समायराची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सध्या त्यांना पडला आहे आणि आता पुढे नताशा थोडं थांबून समायराला घेऊन तिथून निघून गेली आणि समीर शर्वरी निघणार तर समीर आज राहणार आहे नऊ होत आलेत मॉम म्हणाल्या हो मी पण तेच म्हणतोय समीर रोहन सांगतो समीर म्हणतो ओके पण मग सकाळी लवकर निघू आणि तिथे जाऊन आवरतो हो तसंही चालेल रोहन म्हणाला त्या रात्री समीर आणि शर्वरी तिथेच राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्यांच्या घरी आले चार पाच दिवसांनी दिवाळी सुरू होत होती त्यासाठी एक दिवस कपडे खरेदीला द्यायचा होता आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी ते दोघंही मॉम डॅडकडे येणार होते दोघांची ही पहिलीच दिवाळी खरं तर ते दोघेही खूप एक्सायटेड होते एक दिवस आधीच कपडे खरेदीसाठी दोघांनी सुट्टी घेतली पण समीरला जरा टेन्शन आलं होतं कारण तिची खरेदी म्हणजे त्याचा जीव काढणारी असेल असं त्याला वाटत होतं याचा एक अनुभव महाबळेश्वरला त्यांनी घेतला होता म्हणून असेल कदाचित आज सकाळीच दोघेही खरेदीसाठी निघायचं म्हणून आवरत होते कॉफी नाश्ता वगैरे करून झालेला तिने सुटसुटीत जम्प सूट घातलेला आणि त्याच्याही अगोदर आवरून तयार होऊन त्याची सोफ्यावर वाट पाहत होती आत्ता येईल मग येईल समीर काय अरे किती वेळ आज एवढा का वेळ लागतोय तुला तिने बाहेरून आवाज दिला आलोच महाराणी तो आतून तिला ऐकू जाईल असा म्हणाला पण मनातून विचार करत होता आज काही माझं खरं दिसत नाही संपूर्ण लक्ष्मी रोड खरेदी करते की काय देव जाणे हा बघ आलो चला ती विचारते हम्म चल आणि नेहमीप्रमाणे तर तयार झाला आहे एवढा काय वेळ लावत होतास अग मनाची तयारी करत होतो तो सांगतो ती म्हणते काय हो मग काय बॅगा तर मला उचलाव्या लागतील ना त्याच्या या बोलण्यावर तिने जरा जब्बर लोक दिला गंमत करतोय ग मी चल तिला बळेच जवळ घेत बोलला आणि ते खरेदीसाठी निघाले तो पूर्ण दिवस खरेदीमध्ये गेला दुपारपर्यंत फक्त तिने स्वतःसाठी तिच्या आवडीचा एक ड्रेस आणि समीरच्या आवडीची साडी त्या व्यतिरिक्त आणखी तीन साड्या घेतल्या त्यानंतर पोटाने भुकेची कल्पना देताच एका हॉटेलमध्ये जेवायला गेले ऑर्डर मागवली आणि तो फ्रेश व्हायला गेला तो येताच चला झाली बाबा एकदाची खरेदी ती म्हणते काय असं कोण म्हणाल तो बोलतो म्हणजे अगं इतकी खरेदी तर केलीस की तू आता आणखी काय बरं राहिलंय ती म्हणते तुझे कपडे कुठे घेतलेत माझं राहू दे ग मी जाईन नंतर ब्रो सोबत तो म्हणाला ती सांगते नाही या समीर मी घेणारे माझ्या पसंतीने एक आणि तुझ्या पसंतीने तू कितीही घे तो बोलतो आणि काय दुकान काढायचं कसा रे बोलतोय तू दिवाळी आहे दिवाळी ती म्हणाली तो म्हणतो म्हणून काय दिवाळं काढायचं अगं मग एवढे कपडे घेऊन काय करायचं आणि मग तू मगाशी कोणाला घेतल्या त्या इतक्या साड्या ते कळेल नंतर तुला आणि माझी मी खरेदी करते तुला फक्त फिरायचं आहे सोबत तर काय प्रॉब्लेम आहे ती विचारते फक्त फिरायचं नाही या कारमध्ये ठेवण्यापर्यंत तो म्हणतो एवढा त्रास होतोय तर मग नको घेऊ तू माझी मी घेईन ती जरा रुसून बसली जेवण होईपर्यंत तिची ती रुसलेलीच आणि तो तिचं असं रुसणं खूप दिवसांनी एन्जॉय करत होता जेवण झाल्यावर निघायचं तर तो तिला खांद्यावर हात ठेवत निघाला पण ती त्याला तो ठेवू देत नव्हती तू सोडा हात नको लावू मला ती म्हणाली तो म्हणतो अगं असं ग काय करतेस मी गंमत केली समीर गंमत ती त्याच्याकडे एक टक पाहत म्हणाली तो बोलतो बघ ना किती गोड दिसतेस तू रुसल्यावर ए शर्वरी बरं सांग ना आता कुठे जायचं आहे जास्त लाडात नको येऊ मेन्स अव्हेन्यूला चल ती गालात हसत म्हणाली तिथे आल्यावरही तिने समीरला त्याच्या चॉईसने त्याला हवं ते घ्यायला लावले आणि तिच्या चॉईसनी एक शर्ट आणि ट्राउजर घेतली त्या व्यतिरिक्त तीन शर्ट आणि एक जीन्स दोन ट्राउझर एवढी खरेदी केली त्याने बिल करताना दहा हजार बिल झाल्यावर पाहिले की तिने एवढं सगळं घेतलंय अगं हे कोणाला घेतलेस तू तो तिथेच तिच्या कानात विचारू लागला शांत बसणार आहेस का बर बर म्हणत तोंडावर बोट ठेवून एखाद्या गरीब नवऱ्याप्रमाणे शांत बसला जाताना ती त्याच्याकडे बॅग देतच नव्हती पण तो ऐकत नाही म्हणताना काही बॅग स्वतःकडे घेतल्या काही त्याच्याकडे दिल्या त्या कारमध्ये ठेवून घरी निघायचं तर अचानक तिला काही आठवलं समीर एक मिनिट अरे एक फ्रॉक घ्यायचा राहिलाच तो म्हणतो अरे बाप रे, अजून राहिले आहेच का ती म्हणते एक काम कर तू कारमध्येच बसून राहा मी आलेच अगं पण शरू तो बोलतो आलेच रे दोन मिनिटात असे म्हणत ती निघालीही आता तिचे दोन मिनिट म्हणजे त्याला चांगलेच माहिती होते त्याने एफ एम चालू केला आणि डोळे मिटून पडला ती जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी आली कारमध्ये बसत म्हणाली समीर हा बघ ना किती छान आहे ना हो पण कुणासाठी आपल्या घरी तर एवढं लहान कोणी नाहीये आणि ब्रोला मुलगा होणार की मुलगी तुला काय माहीत त्याचं ऐकून तिने डोक्यावर हात मारला समीर कसा रे विसरतोस समायरासाठी घेतलाय मी ओ ओके तो म्हणाला ती सांगते समीर आपल्याजवळ आहे ना ते इतरांना द्यावं रे त्यात पण एक आनंद असतो मला आवडतं असं सर्वांसाठी करणं तो म्हणतो म्हणून तर माझी बायको स्पेशल आहे पण माझ्यासाठी काय मला नकोय असलं काही शर्ट वगैरे मला काहीतरी स्पेशल हवं आहे हो, हो आहे ना घरी गेल्यावर मार भेटेल ना स्पेशल ती हसू लागली असं ना आता तो केविलवाणा तिच्याकडे पाहत होता हो असच। चल आता इथेच बसायचं आहे का ती मात्र हसत बाहेर पाहू लागली त्याने ही कार सुरू केली नकळतच का होईना तिला खुश बघून त्याच्या चेहऱ्यावर खुशी झळकत होती गाणंही साजेसं लागलेलं जे ऐकताना आपोआप दोघांची नजर एकमेकांकडे जात होती काही वेळाने ते घरी पोहोचले आणि आणलेल्या बॅग सोफ्यावर ठेवल्या असं वाटत होतं अख्खं दुकान आणलंय ती येताच फ्रेश होऊन कॉफी ठेवायला किचनमध्ये गेली आणि काहीच वेळात तोही फ्रेश होऊन तिथेच आला तिला पाठीमागून पकडत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून गालाला गाल लावत होता तिनेही तशीच कॉफी ओतली आणि पाठीमागे वळली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला बिलगली तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत खूप वेळ ते तसेच होते त्याला गालावर किस करून ती म्हणाली समीर कॉफी गार होतीये आणि जायलाही उशीर होईल बॅग भरायचे आहेत अजून होऊ देत तसंही तिकडे गेल्यावर तुला माझ्यासाठी वेळही नसणार तो म्हणाला ती म्हणते नाही रे होणार असं काही बघ हा तो बोलतो हो दर ही कॉफी घे म्हणत तिनेही तिची कॉफी घेतली आणि दोघे येऊन काही वेळ कॉफी घेता घेता गॅलरीमध्ये बोलत बसले कॉफी नंतर दोघांनीही बॅग्स भरल्या त्यांची एक बॅग आणि नवीन कपड्यांची एक बॅग झाली लगेचच ते मॉम डॅडकडे जायला निघाले काहीच वेळात ते तिथे पोहोचले पण तिथे गेल्यावर ती कामात बिझी झाली कारण श्रियाला आठवा महिना होता आणि तिला मदत करणं जमत नव्हतं त्यामुळे शर्वरीला पुढे होऊन किचनमधलं सारं काम करावं लागत होतं तीही ते खुशीने करत होती रात्रीच्या जेवणानंतर झोपायला गेलेला तो तिची वाट पाहत होता पण तिला यायला वेळ झाला आणि तो तसाच झोपी गेला दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता त्यामुळे सकाळी लवकर उठायचं होतं थकलेली तीही लगेचच झोपी गेली सकाळी पाचला त्यांच्या बेडरूमचे डोअर वाजले मॉम बाहेरून आवाज देत होत्या त्यामुळे ते दोघेही जागे झाले तिने डोअर ओपन केले तर मॉम सांगत होत्या शर्वरी आवर समीरला पण उठव आज मंदिरात जाऊन यायचं आहे आपल्याला हो आलेच हा मॉम ती म्हणते चल ये मग म्हणत त्या निघून गेल्या आणि शर्वरी डोअर लावून आवरायला जाणार तर उठलेला समीर पुन्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपला समीर तुलाही उठवायला सांगितले आहे मॉमनी उठतोस ना ती दुरूनच विचारत होती आणि त्याने काहीच उत्तर दिले नाही जाऊ दे आधी स्वतःचे आवरून घेते आणि मग त्याला उठवते असा विचार करून ती कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली आंघोळ करून ती बाहेर येऊन आवरू लागली तिने आज छान पिंक कलरची साडी घातली हलका मेकअप करून ती आरशासमोर तयार होताच समीरला उठवायला गेली समीर उठतोय ना तू चल ना आंघोळ करून घे ती त्याच्या तोंडावरून पांघरून ओढत होती आणि त्याने ते घट्ट पकडले होते ती म्हणते अरे असं रे काय करतोस आज दिवाळी आहे समीर उठ रे काय ग झोपू दे ग मला तो म्हणतो नाही झोपायचं आज उठ थांब पाणी चोत्या नाहीतर एकतर खूपच थंड पाणी आहे बरं का आज थांबच ती उगाच बाजूला उभी राहून बोलत होती नको नको म्हणत तो डायरेक्ट घाबरून उठला तसे तिला खूप हसू आलं एवढा कसला घाबरतो आहेस ती म्हणाली तो सांगतो अरे मग काय तुझा काय भरोसा नाही नाही ना उठ मग आता चल म्हणत तिने त्याला हाताला धरून बाथरूम मध्ये ढकलले अगं माझे कपडे राहिले तो म्हणतो असू दे मला सांग मी देईन तू जा आवर आधी त्याला असे म्हणतच त्याचे कपडे काढून तिथेच बेडवर ठेवून ती किचनमध्ये निघून गेली शर्वरी किचनमध्ये नाश्त्याचे पाहत होती श्रियाला काहीच दिवसात नववा महिना लागणार होता त्यामुळे शर्वरी सगळ्यांच्या जेवणाचं चहा नाश्त्याचं पाहत होती ती गडबडीत विसरून गेली की समीर आंघोळ करतोय आणि त्याचे कपडेही द्यायचे राहिलेत समीर उठला का ग मॉम विचारत होत्या हो मॉम तो उठलाय केव्हाच आंघोळ करत होता अरे बापरे एक मिनिट मी आलेच तिला एकदमच आठवलं काय झालं ग शर्वरी मॉम विचारत होत्या ती तशीच धावत गेली बेडरूममध्ये पाहते तर समीर आरशासमोर तयार होत होता ती विचारते तुला कपडे भेटले ना समीर अरे मी विसरले कामाच्या गडबडीत इथेच ठेवले होते तो सांगतो हो भेटले ना स्वतःहून चालत आले माझ्याकडे समीर सॉरी ना विसरले रे मी ती म्हणाली एक दिवस मी आहे हे विसरू नकोस म्हणजे झालं तो असा म्हणत बाहेर हॉलमध्ये निघून गेला समीर तिने आवाज दिला पण त्याने ऐकलेच नाही तिला खूपच वाईट वाटलं एवढा काय चिडलाय हा जाऊ दे नंतर त्याची समजूत काढू असा विचार करून ती पुन्हा किचनमध्ये कामाला लागली चहा नाश्ता झाला की तिने थोडी स्वयंपाकाची तयारी केली आता काही दिवसांपासून मेडही ठेवलेली ती देखील आलेली त्यामुळे ती थोडी मदतीला होती एरवी मॉमला एकट्याला करावं लागायचं म्हणून मेडला ठेवलेलं एक महिना झाला श्रिया आणि रोहन घरी थांबणार होते समीर शर्वरी मॉम आणि डॅड चौघेच मंदिरात जाणार होते ते तयार होऊन निघाले पण समीर जरा रुसलेला आणि तिच्याकडे पाहतही नव्हता ती जाणून बुजून त्याच्याशी बोलायला पाहत होती पण तो हो नाही एवढंच उत्तर द्यायचा रोहन नसल्यामुळे आज तोच कार चालवत होता मंदिरात जाऊन दर्शन घेतले थोडा वेळ तिथेच बसले आणि निघाले शर्वरीची नजर त्याच्याकडे जायची पण तो लक्ष नसल्याचं दाखवायचा ते घरी आले की ती पुन्हा कामात जेवणाची तयारी करण्यात दुपारचे एक वाजले मॉमनी सगळ्यांना जेवायला बोलवले जेवण वाढलेलं पण समीर कसल्याशा विचारात होता समीर काय रे जेव की कुठे लक्ष आहे रोहन विचारतो हो जेवतोय म्हणत तिचाच विचार करत होता त्यालाही कळत होतं तिचा काही दोष नाही सकाळपासून तिचं चालू होतं पुन्हा त्यालाच शर्वरीबद्दल वाईट वाटू लागलेलं दुपारी सगळं काम होता होता तीन वाजले त्यानंतर ती बेडरूममध्ये आली ती डायरेक्ट त्याच्याकडे गेली तो कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत होता त्याच्या कानातले हेडफोन्स काढले आणि त्याला हाताला धरून ओढत गॅलरीमध्ये घेऊन गेली आणि त्याच्यासमोर उभी राहून त्याच्याकडे एकटक पाहू लागली काय झालं समीर तिला विचारत होता तू असा तुटक का वागतोय माझ्याशी तिने विचारले अगं नाही ग सॉरी ना म्हणत तिला मिठीत घ्यायला जाणार तर तिने त्याला अडवले आणि म्हणाली नाही आधी सांग असं का वागतोय तू मला त्रास होतोय हा समीर खरंच आता ना रडू येईल मला तू जर असा वागणार असशील ना तर मला नाही जमणार आहे एवढं सगळं काम करायला मला याची सवय नाही तरी मी करते पण तू ॲटलिस्ट नीट तरी वाग रे माझ्याशी आय एम सॉरी पुन्हा नाही होणार असं आय लव्ह यू डिअर तो कान पकडून म्हणत होता आणि क्षणार्धात ती त्याला बिलगली तो तिच्या पाठीवर हात फिरवत तिला धीर देत होता काही वेळाने ती नॉर्मल झाली ती म्हणते समीर खूप छोट्याच गोष्टी असतात त्या केल्या तरी प्रेम दिसून येते रे मी हे आपल्याच घरासाठी करते ही जाणीव जरी असेल ना तुला तरी तेच खूप मोठं असेल माझ्यासाठी तो बोलतो हो कळलं माझी आई तू शांत होणारेस का आता हम्म पुन्हा असं वागलास तर मात्र बघ हा हलकेच एक फटका मारत ती म्हणाली रात्री लक्ष्मीपूजन होते दोघांनी मिळून पूजा केली जी नेहमी रोहन आणि श्रिया करायचे त्यानंतर मात्र समीर एकदाही तिच्यावर चिडला नाही आणि वेळ देत नाही म्हणून रुचलाही नाही पण ती त्यातूनही प्रयत्न करायची की त्याच्याशी बोलायला तरी किमान वेळ देता येईल त्या रात्री जेवणापूर्वी सगळे एकत्र बसले होते शर्वरीने खरेदी केलेले कपडे घेऊन आली मॉम ही साडी तुमच्यासाठी दी ही तुझ्यासाठी ब्रो हा शर्ट आणि जीन्स तुमच्यासाठी आणि डॅड हा शर्ट ट्राउजर तुमच्यासाठी तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी असं म्हणत सर्वांना दिलं शर्वरी अगं या सगळ्याची काय गरज होती असं मी अजिबात म्हणणार नाही रोहन हसत म्हणाला आणि त्याच्या बोलण्यावर सगळेच हसले थँक्यू शर्वरी श्रिया म्हणाली हे सगळं पाहिलं तेव्हा समीरच्या लक्षात आलं की तिने एवढी खरेदी का केली होती तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता तेव्हा त्याला तिचे खूप कौतुक वाटत होते तिने न सांगता पहिल्यांदा एवढं सगळ्यांसाठी केलेलं की सगळेच तिच्यावर खुश झालेले तेवढ्यात मॉमला काही आठवले बरं शर्वरी पुढच्या आठवड्यात श्रियाला नववा महिना लागतोय तर आम्ही म्हणतोय की तिचं ओटीभरण करूयात हो चालेल की शर्वरी म्हणाली अगं तुला सुट्टी घ्यावी लागेल म्हणून आधीच सांगतोय श्रिया म्हणते हो ठीक आहे ना मला काहीच प्रॉब्लेम नाही शर्वरी सांगते समीर म्हणतो चला ना भूक लागली आहे हो, हो चला चला समीरला भूक लागली आहे रोहन त्याला हसत होता आणि सगळे जेवायला उठले दुसरा दिवस दिवाळी पाडव्याचा होता त्या दिवशी मात्र सर्वांनी तेच कपडे घातले जे शर्वरीने दिले होते शर्वरीने देखील त्याच्या चॉईसने घेतलेली साडी नेसली होती तो तयार होत होता आणि नेमकी शर्वरी त्याचं आवरलं का ते पाहायला आली समीर चल ना तुझी वाट पाहतायत सगळे हो झालं ग आलोच तो म्हणाला आणि ती निघाली एवढ्यात शर्वरी अगं माझं परफ्यूम नाही मिळत आहे जरा शोधून देतेस हो तू कुठे ठेवलं होतंस म्हणत ती शोधू लागली तोच तोही आला आणि तिला ते मिळाले हे काय इथे आहे घे ती म्हणते तोपर्यंत तिला बाजूला घेऊन गेला अरे काय काय झालं तो तिच्याकडे एकटक पाहत काय दिसतीये माझी बायको आज म्हणत तिच्या जवळ जाऊ लागला ती सांगते हो माहीत आहे पण बाहेर ना वाट पाहत आहे ओवाळायचं आहे ना समीर असू दे ते नंतर कर ग म्हणत तिच्यात हरवू लागला त्याच्या अचानकच्या अशा वागण्याने दोन मिनटं तीही हरवलेली त्याच्या घट्ट मिठीत विरघळत होती आणि मॉमचा आवाज आला समीर शर्वरी आवरलं नाही का अजून हो आलोच ग समीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याच्या अशा पाहण्याने तिच्या मनात हलचल होत होती काय झालंय तुला असं का पाहतोय मला जाऊ दे ना आता ती हळूच म्हणत होती जा ना मग मी कुठे काय म्हणतोय तो सांगतो मला सोड तरी ती म्हणते मग तुझी तू सोडव ना स्वतःला तो म्हणाला ती बोलते कसा आहेस रे आता मी काय केले तो हसत होता त्याला ती पुन्हा बिलगली आता जाऊ देत बाहेर वाट पाहत आहेत वेडपट लवकर ये बाहेर म्हणत त्याला गालावर किस करून ती निघून गेली त्याला मात्र तिचं जरा हसूच येत होतं ह्यांचं तर आता छान चालले आहे काळजी घ्या आनंदात रहा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू